Thank you. भाताची पोत्यानी गाठली शीग भाताची पोत्यानी गाठली शीग दर्याचे पोटान मासली ढीग दर्याचे पोटान मासली ढीग वाजव रे ढोलक्या वाजव रे ढोलक्या नाचाचा बाजारात भावलो बायची कुणी वाज राहिलंय धनराज संदाच झाड भावलो बायची कुणी वाज खुशाल मारी रे बोरग्या खुशाल मारी ए पिरे बोरग्या खुशाल मारी निस्को पोरी मुंबईची सारी निस्को पोरी मुंबईची सारी

ले जिम बाजवा झाला